वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा अधिक मास ह्या ग्रंथातील अध्याय दावा म्हणजे मौन भोजनाचे महत्त्व हे आपण जाणून घेणार आहोत विष्णू म्हणाले लक्ष्मी मागील आद्यात सांगितले मी की त्या चंद्रिका तापसीने अधिक महिन्यात कडक उपवासाचे व्रत केले त्यामुळे तिचे खूप हाल झाले पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थकच झाले त्या चंद्रकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रात चंद्रेश्वर झाला पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्यच नाही त्यांनी अधिक मासात फक्त एक वेळ भोजनाचे म्हणजे नक्त व्रत करावे आणि तीही अगदी मौन व्रत सांभाळून भोजन करावे त्या योगेही ही पुण्य मिळते मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असते स्नान होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे तथापि हरिनाम घेण्याला हरकत नाही पण उदरभरण हा एक यज्ञच आहे मौन पाळल्यामुळे पापे दूर होतात सौभाग्यवृद्धी होते आयुष्य वाढते भांडणे मिटतात सुख शांती आणि एक आगळीच कांती मिळते मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते दशमी द्वादशी पौर्णिमा अमावस्या व्यतिपात वैतृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळ तर आवर्जून मौन पाळले पाहिजे इतर काही स्नानदान किंवा व्रत नियम होत नसतील तर निदान हे मौन व्रत जरी पाळले तरी श्रेष्ठ पुण्यकारक ठरते महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ निदान पर्व काळात तरी एक वेळा केल्याच्या केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी नारद विश्वामित्र असे वगैरे ऋषीमुनी आणि संत सज्जन निष्ठावान लोक सतत मौन व्रत पाळीत असत मौनाचे वेळी भगवंताच्या उच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही अवंती नगरीतील वेदशर्मा नावाचा एक साधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याईने उतारून गेला त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले ती कथा अजूनही लोक सारे लोक मानतात मौन भोजन व्रताच्या उद्यापा उद्यापनाचे दिवशी देवळात घंटा बांधून दान द्यावी अशा प्रकारे लक्ष्मी या अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या प्रत्यर्थ करावयाची आणखी व्रताची माहिती मी तुला पुढील अकराव्या अध्यायात सांगतो ती तू मन लावून आई सद्गुरुनाथ महाराज की जय